जय जय रघुवीर समर्थ दशक आठवा समास पहिला देवदर्शन श्रीराम श्रोते व्हावे सावध विमळ ज्ञान वाळबोध गुरुशिष्यांचा संवाद अतिसुगम श्री श्रीराम नाना शास्त्रे धांडोळिता आयुष्य पुरेना सर्वथा अंतरी संशयाची वेथा वाढूची लागे श्रीराम नाना तीर्थे थोर थोरे मध्ये अपारे सुगमे दुर्गमे दुष्करे पुण्यदायके श्रीराम ऐसी तीर्थे सर्व करी ऐसा कोण रे संसारी फिरो जाता जन्मवरी आयुष्य पुरेना श्रीराम नाना तपे नाना दाने नाना योग नाना साधने हे सर्व ही देवाकारणे करिजेत आहे श्रीराम पावावया देवाधिदेवा बहुविध श्रम करावा तेने देव ठायी पाडावा हे सर्वमत श्रीराम पावावया भगवंता ते नाना पंथ नानामते तया देवाचे स्वरूप ते कैसे आहे श्रीराम बहुतदेव सृष्टीवरी त्यांची गणना कोण करी एक देव कोण परी ठाई पडेना श्रीराम बहुविध उपासना ज्याची जेथे पुरे कामना तो तेथे चिराहिला मना सदृढ करुनी श्रीराम बहुदेव बहुभक्त इच्छा जाले आशक्त बहुऋषी बहुमत वेगळाले श्रीराम बहु निवडिता निवडेना एक निश्चय घडेना शास्त्रे भांडती पडेना निश्चय ठाई श्रीराम बहुत शास्त्री बहुत भेद मतमतांस विरोध ऐसा करिता वेवाद बहुत गेले श्रीराम सहस्रामध्ये कोणी एक पाहे देवाचा विवेक परित्या देवांचे कौतुक ठाई न पडे श्रीराम ठाई न पडे कैसे म्हणता तेथे लागली अहंता देवराहिला परता अहंता गुणे श्रीराम आता असो हे बोलणे नाना योग ज्या तो देव कोण्या गुणे ठाई पडे श्रीराम देव कोणासी म्हणावे कैचे तयासी जाणावे तेची बोलणे स्वभावे बोली जैल श्रीराम जेणे केले चराचर केले सृष्ट्यादी व्यापार सर्व करता निरंतर नाम जाचे श्रीराम तेने केल्या मेघमाळा चंद्रबिंबी अमृतकळा ते जदिधिले रविमंडळा जया देवे श्रीराम ज्याची मर्यादा सागरा जेणे स्थापिले फणिवरा जयाचे निगुणे तारा अंतरिक्ष श्रीराम चारी खाणी चारी वाणी चौऱ्यासी लक्ष जीव जेणे निर्मिले लोकतीने तया नावदेव श्रीराम ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार तोच देव हा निर्धार निश्चयेशी श्रीराम देव्हाराचा उठोनी देव करू नेणे सर्व जीव तयाचे ब्रह्मकटाव निर्मिला नवचे श्रीराम ठाई ठाई देव असती तेह केली नाही क्षिती चंद्र सूर्य तारा जी मोती तयाचे निनवे श्रीराम सर्वकर्ता तोची देव पाहो जाता निरावेव ज्याची कळा लीळा लागव नेणती ब्रह्मादिक श्रीराम येथे आशंका उठिली ते पुढिली ये समासी फिटली आता वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती श्रीराम पैस अवकाश आकाश काहीच नाही जे भकास तये निर्मळी वायोस जन्म झाला श्रीराम वायोपासून जाला वन्ही वन्ही पासून जाले पाणी ऐशी जयाची करणी अघटित घडली श्रीराम उदकापासून सृष्टी झाली स्तंभे विण उभारली ऐशी विचित्र कळा केली त्या देव श्रीराम देवे निर्मिली हे क्षिती तिचे पोटी पाषाण होती तयासची देव म्हणती विवेकहीन श्रीराम जो सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टी पूर्वी होता मग हे तयासची सत्ता निर्माण झाली श्रीराम कुल्लाळ पात्रापूर्वी आहे पात्रे काही कुल्लाळ नव्हे तैसा देव पूर्वीच आहे पाषाण नव्हे सर्वथा श्रीराम मृत्तिकेचे शैन्य केले करते वेगळे राहिले कार्यकारण एक केले तरी होणार नाही श्रीराम तथापि होईल पंचभूतिक निर्गुण नव्हे काही एक कारणाचा विवेक भूतापरता नाही श्रीराम अवघी सृष्टी जो करता तो ते सृष्टी होऊ निपरता ती ते संशयाची वार्ता काढूच नये श्रीराम खांब बाहुली जेणे पुरुषे नाचविली तोची बाहुली हे बोली घडे केवी श्रीराम छाया मंडपीची सेना सृष्टी सारिखीची रचना सूत्रे चाळी परितो नाना व्यक्ती नव्हे श्रीराम तैसा सृष्टीकर्ता देव देव परितो नव्हे सृष्टीभाव जेणे केले नाना जीव तो जीव कैसे निराहे श्रीराम जे जे जया करणे पडे ते ते तो हे कैसे घडे म्हणून वायाची बापुडे संदेही पडती श्रीराम सृष्टी ऐसेची स्वभावे गोपुर निर्मिले बरवे परी तो गोपुर करता नव्हे निश्चयेसी श्रीराम तैसे जग निर्मिले जेणे तो वेगळा पूर्णपणे एक म्हणती मूर्खपणे जगतोची जगदीश श्रीराम एवम जगदीश तो वेगळा जगनिर्माण त्याची कळा तो सर्वांमध्ये परिनिराळा असोन सर्वी श्रीराम म्हणून भूतांचा कर्दमू यासी अलिप्त आत्मा अविद्यागुणे माया सत्यचिवाटे सत्यची वाटे श्रीराम मायोपाधी जगडंबर आहे सर्व साचार ऐसा हा विपरीत विचार कोठेच नाही श्रीराम म्हणून जग मिथ्यासाच आत्मा सर्वापर जो परमात्मा अंतर्बाह्य अंतरात्मा व्यापून असे श्रीराम तयास म्हणावे देव येर हे अवघे चिवाव, ऐसा आहे अंतर्भाव वेदांतीचा श्रीराम पदार्थ वस्तू नाशिवंत हे तो अनुभवास येतो या कारणे भगवंत पदार्था वेगळा श्रीराम देव विमळ आणि अचळ शास्त्रे बोलती सकळ तया निश्चळास चंचळ म्हणून ये सर्वथा श्रीराम देव आला देव गेला देव उपजला देव मेला ऐसे बोलता दुरिताला काय उणे श्रीराम जन्म मरणाची वार्ता देवास लागेना सर्वथा देव अमरजाची सत्ता त्यासी मृत्यू कैसेनी श्रीराम उपजणे आणि मरणे येणे जाणे दुःख भोगणे हे त्या देवाचे करणे तो कारण वेगळा श्रीराम अंतःकरण प्राण, बहुतत्वी पिंडज्ञान या सर्वास आहे चळण म्हणून देवन भेती श्रीराम येव कल्पने रहित तया नाव भगवंत देवपणाची मात तेथे नाही श्रीराम तव शिष्ये आक्षेपिले तरी कैसे ब्रह्मांड केले कर्तेपणे कारण पडिले कार्यामध्ये श्रीराम द्रष्टेपणे द्रष्टादृशी जैसा पडे अनायासी कर्तेपणे निर्गुणासी गुण तैसे श्रीराम ब्रह्मांड करता कवण कैसी त्याची ओळखण देव सगुण की निर्गुण मज निरोपावा श्रीराम येक म्हणती त्या ब्रह्म्याते इच्छा मात्रे सृष्टी करते सृष्टी करते त्या परते कोण आहे श्रीराम आता असो हे बहुबोली सकळ माया कोठून झाली ते हे आता निरोपली पाहिजे पाय स्वामी श्रीराम ऐसे ऐकोनी वचन वक्ता म्हणे सावधान पुढिले समासी निरूपण सांगितेल श्रीराम ब्रह्मी माया कैसी झाली पुढे असे निरोपिली श्रोती वृत्ती सावध केली पाहिजे आता श्रीराम पुढे हेची निरूपण विशद केले श्रवण जेणे होय समाधान साधकांचे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देवदर्शन नाम समास पहिला श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक आठवा समास दुसरा सूक्ष्म आशंका निरूपण नाम श्रीराम मागा श्रोती आक्षेपिले ते पाहिजे निरोपिले निरावेवी कैसे झाले चराचर श्रीराम याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन तेथे माया मिथ्याभान विवर्त रूप भासे श्रीराम आदि एक परब्रह्म नित्यमुक्त अक्रिय परम तेथे अव्याकृत सूक्ष्म जाली मूळ माया श्रीराम आद्यमेकं परब्रह्मं नित्यमुक्तमविक्रियम् तस्य माया समावेशो जीवमव्याकृतात्मक आशंका एक ब्रह्म निराकार मुक्त अक्रिये निर्विकार तिथे माया वोडंबर कोठून जाली श्रीराम ब्रह्म अखंड निर्गुण तेथे इच्छा धरी कोण निर्गुणी सगुणे विण इच्छा नाही श्रीराम मुळी असेचिना सगुण म्हणवनी नामे निर्गुण तेथे जाले सगुण कोणे परी श्रीराम निर्गुणची गुणा आले ऐसे जरी अनुवादले लागो पाहे येणे बोले मूर्खपण श्रीराम एक म्हणती निरावेव करून अकर्ता तो देव त्याची लीळा बापुडे जीव काये जाणती श्रीराम एक म्हणती तो परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा प्राणी बापुडा जीवात्मा काये जाणे श्रीराम उगाच महिमा सांगती शास्त्रार्थ अवघालोपिती बळेची निर्गुणास म्हणती करून अकर्ता श्रीराम मुळी नाही कर्तव्यता कोण करून अकर्ता करता अकर्ता हे वार्ता समूळ मिथ्या श्रीराम जे ठाईचे निर्गुण तेथे कैचे कर्तेपण तरी हे धरी कोण सृष्टी रचावयाची श्रीराम इच्छा परमेश्वराची ऐसी युक्ती बहुतेकांची परी त्या निर्गुणास इच्छा कैची हे कळेना श्रीराम तरी हे इतुके कोणे केले किंवा आपणची जाले देवे विण उभारले कोणे परी श्रीराम देवे विण जाले सर्व मग देवास कैचा ठाव येथे देवाचा अभाव दिसोन आला श्रीराम देवा म्हणो सृष्टीकर्ता तरी येव पाहे सगुणता निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली श्रीराम देव निर्गुण तरी सृष्टीकर्ता कोण कर्तेपणाचे सगुण नासिवंत श्रीराम तेथे पडिले विचार कैसे जाले सचराचर माया म्हणो स्वतंत्र तरी हे विपरीत दिसे श्रीराम माया कोणी नाही केली हे आपणची विस्तारली ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता श्रीराम देव निर्गुण स्वतसिद्ध त्यासी मायेशी काये संबंध ऐसे बोलता विरुद्ध दिसोन आले श्रीराम सकळ काही कर्तव्यता आली मायेच्या माथा तरी भक्तास उद्धरिता देव नाही की श्रीराम देवे विण नुसती माया कोण नेईल विलया आम्हा भक्ता सांभाळा या कोणीच नाही श्रीराम मनोनी माया स्वतंत्र ऐसा न घडे की विचार मायेस निर्मिता सर्वेश्वर तो एकची आहे श्रीराम तरी तो कैसा आहे ईश्वर मायेचा कैसा विचार तरी हे आता सविस्तर बोलिले पाहिजे श्रीराम श्रोता व्हावे सावधान एकाग्र करून या मन आता कथानुसंधान सावध ऐका श्रीराम येके आशंकेचा भाव जनी वेगळाले अनुभव तेही बोलिजे ती स्वर्व स्वर्व येथानुक्रमे श्रीराम एक म्हणती देवे केली म्हणोनी हे विस्तारली देवास इच्छा नसती झाली तरी हे माया कैची श्रीराम एक म्हणती देव निर्गुण येथे इच्छा करी कोण माया मिथ्या हे आपण झालीच नाही श्रीराम एक म्हणती प्रत्यक्ष दिसे तयेसी नाही म्हणता कैसे माया हे अनादि असे शक्ती ईश्वराची श्रीराम एक म्हणती साच असे तरी हे ज्ञाने कैसी निरसे सारिखी सारिखीच दिसे परी हे मिथ्या श्रीराम एक म्हणती मिथ्या स्वभावे तरी साधन कासया करावे भक्ती साधन बोलिले देवे माया त्यागा कारणे श्रीराम एक म्हणती मिथ्या दिसते भये अज्ञान पाते, साधन औषधही घेई जेते परी ते दृश्य मिथ्या श्रीराम अनंत साधने बोलिली नानामते भांबावली तरी माया नवचे त्यागिली मिथ्या कैसी म्हणावी श्रीराम मिथ्या बोले योगवाणी मिथ्या वेदशास्त्री पुराणी मिथ्या नाना निरूपणी बोलिली माया श्रीराम माया मिथ्या म्हणता गेली हे वार्ता नाही ऐकली मिथ्या म्हणताच लागली समागमे श्रीराम जयाचे अंतरी ज्ञान नाही ओळखिले सज्जन तयास माया मिथ्या भान सत्यची श्रीराम जेणे जैसा निश्चये केला तयासी तैसाची फळला पाहे तोची दिसे बिंबला तैसी माया श्रीराम एक म्हणती माया कैची आहे ते सर्व ब्रह्मची थिजल्या बिघुरल्या घृताची ऐक्यता न मोडे श्रीराम थिजले आणि विधुरले हे स्वरूपी नाही बोलिले साहित्य भंगले येणे बोले म्हणती एक श्रीराम एक म्हणती सर्व ब्रह्म हे न कळे जयास वर्म तयाचे अंतरीचा भ्रम गेलाच नाही श्रीराम एक म्हणती एकची देव तेथे कैसे आणिले सर्व सर्व ब्रह्म हे अपूर्व आश्चर्य वाटे श्रीराम एक म्हणती एकची खरे आनुही नाही दुसरे सर्व ब्रह्म येणे प्रकारे सहज चिजाले श्रीराम सर्व मिथ्या एकसरे उरले तेची ब्रह्म खरे ऐशी वाक्ये शास्त्राधारे बोलती एक श्रीराम आळंकार आणि सुवर्ण तेथे नाही भिन्नपण आटा आटी वेर्थसीण म्हणती एक श्रीराम हीन उपमा एक देशी कैसी साहेल वस्तूसी व्यक्ती अव्यक्ताशी साम्यता न घडे श्रीराम सुवर्णी दृष्टी घालिता मुळीच आहे व्यक्तता अलंकार सोने पाहता सोनेची असे श्रीराम मुळी सोनेची हे व्यक्त जड एक देशी पीत पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत केवी घडे श्रीराम दृष्टांत तुका एक देशी देणे घडे कळायासी सिंधू आणि लभरीसी भिन्नत्व कैचे श्रीराम उत्तम मधेम कनिष्ठ एका दृष्टांते कळे पष्ट एका दृष्टांते नष्ट संदेह वाढे श्रीराम कैचा सिंधू कैची लहरी अचळास चळाची सरी साचा ऐसी वोडंबरी मानूच नये श्रीराम वोडंबरी हे कल्पना नाना भास दाखवी जना येरवी हे जाणा ब्रह्मची असे श्रीराम ऐसा वाद एकमेका लागता राहिली आशंका तेची आता पुढे ऐका सावध होऊनी श्रीराम माया मिथ्या कळो परी ते ब्रह्मी कैसी झाली म्हणावी ते निर्गुणे केली तरी ते मुळीच मिथ्या श्रीराम मिथ्या शब्दी काहीच नाही तेणे केले कोणे काही करणे निर्गुणाचा ठाई हेही अघटित श्रीराम करता ठाईंचा रूप केले तेही मिथ्या रूप तथा विफेडू आक्षेप श्रोतयांचा श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्म आशंका निरूपण नाम समास दुसरा श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ समास तिसरा सूक्ष्म आशंका निरूपण श्रीराम अरे जे जालेची नाही त्याची वार्ता पुससी काई तथापि सांगो जेणे काही संशय नुरे श्रीराम दोरी करिता भुजंग जळा करिता तरंग मार्तंडा करिता चांग मृगजळ वाहे श्रीराम कल्पने करिता स्वप्न दिसे करिता रूपे भासे करिता गारवसे निमिषयेक श्रीराम करिता भिंती जाली करिता लहरी आली करिता पुतळी दिसो लागे श्रीराम करिता अलंकार करिता जाले चीर कासवाकरिता विस्तार हातापायांचा श्रीराम तूप होते तरी थिजले तरी करिता मीठ झाले बिंबाकरिता बिंबले प्रतिबिंब श्रीराम करिता झाले झाड झाडाकरिता छाया वाड करिता पवाड उंच वर्णाचा श्रीराम आता असो हा दृष्टांत अद्वैतास कैसे द्वैत द्वैते विण अद्वैत बोलताच नये श्रीराम भासाकरिता भास भासे दृश्याकरिता अदृश्य दिसे अदृश्यास उपमानसे म्हणोनी निरोपम श्रीराम कल्पने विरहित हेत दृश्या वेगळा दृष्टांत द्वैता वेगळे द्वैत कैसे जाले श्रीराम विचित्र भगवंतांची करणी वर्णवेना सहस्त्रफणी तेने केली उभवणी अनंत ब्रह्मांडाची श्रीराम परमात्मा परमेश्वरू सर्वकर्ता जो ईश्वरू तया पासून विस्तारू सकळ श्रीराम ऐसी अनंत नामे धरी अनंत शक्ती निर्माण करी तोची जाणावा चतुरी मूळ पुरुष श्रीराम त्या मूळ पुरुषाची ओळखण ते मूळ मायाची आपण सकळ काही करते पण तेथेची आले श्रीराम कार्यकरण कर्तृत्वे हेतु रुच्यते। हे उघड बोलता नये मोडो पाहातो उपाये येरवी हे पाहाता काय साच आहे श्रीराम देवापासून सकळ झाले हे सर्वास मानले परी त्या देवास ओळखिले पाहिजे की श्रीराम सिद्धांचे जे निरूपण ते साधकास न मने जाण पक्व नाही अंतकर्ण म्हणून या श्रीराम अविद्यागुणे बोलिजे जीव माया गुणे बोलिजे शिव मूळ माया गुणे देव बोलिजे तो श्रीराम म्हणवनी कारण मूळ माया अनंत शक्ती धरावया तेथीचा अर्थ जाणावया अनुभवी पाहिजे श्रीराम मूळ माया तोची मूळ पुरुष तोची सर्वांचा ईश अनंतनामी जगदीश तयासीच बोलिजे श्रीराम अवघी माया विस्तारली परी हे निशेषनाथिली ऐसी या वचनाची खोली विरुळा जाणे श्रीराम ऐसे अनुर्वाच्य बोलिजे परी हे स्वानुभवे जाणिजे संत संगे विणनुमजे काही केल्या श्रीराम माया तोची मूळ पुरुष साधका न मन हे विशेष परी अनंतनामी जगदीश कोणास म्हणावे श्रीराम रूप माये लागले तरी हे बोलणे नीटची झाले येथे श्रोती अनुमानिले कासयासी श्रीराम आता असो हे सकळ बोली मागीला आशंका राहिली निराकारी कैसी झाली मूळ माया श्रीराम दृष्टी बंधन मिथ्या सकळ परी तो कैसा जाला खेळ हिची आता अवघे निवळ करून दाऊ श्रीराम आकाश असता निश्चळ मध्ये वायो जाला चंचळ तैसी जाणावी केवळ मूळ माया श्रीराम रूप वायोचे झाले तेणे आकाश भंगले ऐसे हे सत्य मानले नवचे की कदा श्रीराम तैसी मूळ माया झाली आणि निर्गुणता संचली येणे दृष्टांते तुटली मागील आशंका श्रीराम वायू नवता पुरातन तैसी मूळ माया जाण साच म्हणता पुन्हा लीन होतसे श्रीराम वायो रूपे कैसा आहे तैसी मूळ माया पाहे भाषे परीते न लाहे रूपतयेचे श्रीराम वायो सत्य म्हणो जाता परी तो न ये दाखविता तयाकडे पाहो जाता धुळीच दिसे श्रीराम तैसी मूळ माया भासे भासे परी ते न दिसे पुढे विस्तारली असे माया अविद्या श्रीराम जैसे वायोचे नियोगे दृश्य उडे गगनमार्गे मूळ मायेच्या संयोगे तैसे जग श्रीराम गगनी अभाळ नथिले अकस्मात उद्भवले मायेचे निगुणे झाले तैसे जग श्रीराम नाथिलेची गगन नव्हते अकस्मात आले तेथे तैसे दृश्य झाले येथे तैसिया परी श्रीराम परी त्या करिता गगनाची गेली निश्चळता वाटे परीते तत्वता तैसीच आहे श्रीराम तैसे माये करिता निर्गुण वाटे जाले सगुण परी ते पाहतात संपूर्ण जैसे तैसे श्रीराम आभाळ आले आणि गेले तरी गगन ते संचले तैसे गुणा नाही आले निर्गुण ब्रह्म श्रीराम नभ माथा लागले दिसे परी ते जैसे तैसे असे तैसे जाणावे विश्वासे निर्गुण ब्रह्म श्रीराम ऊर्ध पाहता आकाश निळिमा दिसे सावकाश परितो तो जाणजे मिथ्या भास भासलासे श्रीराम आकाश पालथे घातले चहूकडे आटोपले वाटे विश्वास कोंडिले परीते मोकळेची असे श्रीराम पर्वती निळा रंग दिसे परीतो तया लागला नसे अलिप्त जाणावे तैसे निर्गुण ब्रह्म श्रीराम रथ धावता पृथ्वी चंचळ वाटे परीते असे निश्चळ तैसे परब्रह्म केवळ निर्गुण जाणावे श्रीराम करिता मयंक वाटे धावतो निशंक परिते अभगे माईक अभाळ चळे श्रीराम झळे अथवा अग्निज्वाळ तेणे कंपित दिसे अंतराळ वाटे परिते निश्चळ जैसे तैसे श्रीराम तैसे स्वरूप हे संचले असता वाटे गुणा आले ऐसे कल्पनेशी गमले परिते मिथ्या श्रीराम दृष्टी बंधनाचा खेळ तैसी माया हे चंचळ वस्तु शाश्वत निश्चळ जैसी तैसी श्रीराम ऐसी वस्तू निरावेव माया दाखवी अवेव इचा ऐसाच स्वभाव नाथिलीच हे श्रीराम माया पाहाता मुळीच नसे परी हे साचा ऐशी भासे उद्भवे आणि निरसे भाळ जैसे श्रीराम ऐशी माया उद्भवली वस्तु निर्गुण संचली अहम ऐशी स्फूर्ती जाली तेची माया श्रीराम गुण मायेचे पवाडे निर्गुणी हे काहीच न घडे परी हे घडे आणि मोडे सस्वरूपी श्रीराम जैसी दृष्टी तरळली तेने सेनाच भासली पाहाता आकाशीच झाली परी ते मिथ्या श्रीराम मिथ्या मायेचा खेळ उद्भव बोलिला सकळ नाना तत्वांचा पाल्हाळ सांडूनिया श्रीराम तत्वे मुळीच आहे ती ओंकार वायोची गती तेथीचा अर्थ जाणती ज्ञानी श्रीराम मूळ मायेचे चळण तेची वायोचे लक्षण सूक्ष्म तत्वे तेची जाण जडत्वा पावली श्रीराम ऐसी पंचमहाभूते पूर्वी होती अवेक्ते पुढे जाली व्यक्ते सृष्टी रचनेशी श्रीराम मूळ मायेचे लक्षण तेची पंचभूतिक जाण त्याची पाहे ओळखण सूक्ष्मदृष्टी श्रीराम आकाश वायोविण इच्छा शब्द करी कोण इच्छाशक्ती तेची जाण तेज स्वरूप श्रीराम मृदपण तेची जळ जडत्व पृथ्वी केवळ ऐशी मूळ माया सकळ पंचभूतिक जाणावी श्रीराम एक एक भूतापोटी पंचभूतांची राहाटी कळे सूक्ष्मदृष्टी घालून पाहाता श्रीराम पुढे जडत्वास आली तरी असती कालवली ऐशी माया विस्तारली पंचभूतिक श्रीराम मूळ माया पाहता मुळी अथवा अविद्य भूमंडळी स्वर्ग मृत्य पाताळी पाचची भूते श्रीराम स्वर्गे मृत्यूपाताले वाम् यञ्चित्कित् सचराचरम् सर्वपञ्चभूतकम् षष्ठे किञ्चिन्न दृश्यते सत्यस्वरूप आदीयन्ति मध्ये पञ्चभूते वर्तति पञ्चभूतिकजाणिदे श्रोती मूळमाया श्रीराम येथे उठिली आशंका सावध ऐका पंचभूते जाली का तमो गुणापासुनी श्रीराम मूळ माया गुणापरती तेथे भूते कैची होती ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा श्रीराम ऐसे श्रोती आक्षेपिले संशयास उभे केले याचे उत्तर दिदिले पुढीले समासी श्रीराम इति श्रीदासबोधे संवादे सूक्ष्म आशंका नाम समास तिसरा श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक आठवा समास चौथा सूक्ष्म पंचभूते निरूपण श्रीराम मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ वृत्ती करावी निवळ निमिष एक श्रीराम ब्रह्मी मूळ माया जाली तिच्या पोटा माया आली मग ते गुणा प्रसवली म्हणवनी गुणक्षोभिणी श्रीराम पुढे निज पासावा कोण सत्वरज तमोगुण तमोगुणापासून निर्माण जाली पंचभूते श्रीराम ऐशी भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली एवं तमो गुणापासून जाली पंचमहाभूते श्रीराम मूळ माया गुणापरती तेथे भूते कैची होती ऐसी आशंगा हे श्रोती घेतली मागा श्रीराम आणि एक एके भूती पंचभूते असती तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू श्रीराम सूक्ष्मदृष्टीचे कौतुक मूळ माया पंचभूतिक श्रोती विमळ विवेक केला पाहिजे श्रीराम आधी भूते ती जाणावी रूपे कैसी ओळखावी मग ते शोधून पाहावी सूक्ष्मदृष्टी श्रीराम ओळखी नाही अंतरी ते ओळखावी कोणे परी म्हणून भूतांची ओळखी चतुरी नावेक परिसावी श्रीराम जे जे जड आणि कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण मृद आणि बोलेपण तितुके आप श्रीराम जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावी पैतेज आता वायो ही सहज निरोपी जेल श्रीराम चैतन्य आणि चंचळ तो हा वायोच केवळ शून्य आकाश निश्चळ आकाश जाणावे श्रीराम ऐसी पंच महाभूते वोळखी धरावी संकेते आता एकी पाच भूते सावध ऐका श्रीराम जे त्रिगुणा हुनी पर त्याचा सूक्ष्म विचार या लागी अतितत्पर होऊन ऐका श्रीराम सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी तेची आधी निरोपावी येथे धारणा धरावी श्रोतेजनी श्रीराम आकाश म्हणजे अवकाश शून्य शून्य म्हणजे ते अज्ञान अज्ञान म्हणजे जडत्व जाण तेची पृथ्वी श्रीराम आकाश स्वये आहे मृद तेची आप आता ही विशद करू करून दाऊ श्रीराम अज्ञाने भासला भास तोची तेजाचा प्रकाश आता वायो सावकाश साकल्प सांगो श्रीराम वायू आकाशा नाही भेद आकाशा इतुका असे स्तब्ध तथापि आकाशी जो निरोध तोच वायो श्रीराम आकाशी आकाश मिसळले हे तो न लगे की बोलिले येणे प्रकारे निरोपिले आकाश पंचभूत श्रीराम वायो मध्ये पंचभूते तेही ऐका एकचित्ते ती ते समस्ते येथान्वये श्रीराम हळू फूल तरी जड हळू वारा तरी निबिड वायो लागता कडाड मोडती झाडे श्रीराम तोले विण झाड मोडे ऐसे हे कहीच न घडे तोल तोची तये जडे पृथ्वीचा अंश श्रीराम येथे श्रोते आशंका घेती तेथे कैची झाडे होती झाडे नव्हती तरी शक्ती कठीण रूप आहे श्रीराम व निस्फुल्लिंग लहान काही तरी असे उष्ण तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे श्रीराम तेची आप भास तेजाचे स्वरूप वायो तेथे चंचल रूप सहजची आहे श्रीराम सकळास मिळोन आकाश सहजची आहे अवकाश पंचभूतांचे अंश वायो मध्ये निरोपिले श्रीराम आता तेजाचे लक्षण भासले पण ते कठीण तेची ऐशी ओळखण पृथ्वीयेची श्रीराम भासला भास वाटे मृद तेजी आपतेची प्रसिद्ध तेजी तेज स्वतसिद्ध सांगणेची न लगे श्रीराम तेजी वायो जो चंचळ तेजी आकाश निश्चळ तेजी पंचभूते सकळ निरोपिली श्रीराम आता आपाचे लक्षण आपतेची जे मृदपण मृदपण ते कठीण तेची पृथ्वी श्रीराम आपी आप सहजची असे तेज मृदपणे भासे वायोस्तब्धपणे दिसे मृदत्वांगी श्रीराम आकाश नलगे सांगावे ते व्यापकची स्वभावे आपी पंचभूतांची नावे सूक्ष्म निरोपिली श्रीराम आता पृथ्वीचे लक्षण कठीण पृथ्वी आपण कठीणत्वी मृदपण तेची आप श्रीराम कठीणत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश कठीणत्वी निरोधांश तोची वायो श्रीराम आकाश सकळास व्यापक हा तो प्रकटची विवेक आकाशीच काही एक भास भासे श्रीराम आकाश तोडिता तुटेना आकाश फोडिता फुटेना आकाश परते होयेना तिळ मात्र श्रीराम असो आता पृथ्वी अंत दाविला भूतांचा संकेत एक भूती पंचभूत तेही निरोपिले श्रीराम परी हे आहाच पाहाता नातुडे बळेची पोटी संदेह पडे रूपे अहंता चढे अकस्मात श्रीराम सूक्ष्म दृष्टीने पाहता वायोची वाटे तत्वता सूक्ष्म सूक्ष्मवायो शोधू जाता पंचभूते दिसती श्रीराम एवं पंचभूतिक पवन तोची मूळ माया जाण माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक श्रीराम भूते गुणमेळ विजे त्यासी अष्टधा बोलिजे पंचभूतिक जाणिजे अष्टधा प्रकृती श्रीराम शोधून पाहिल्या वीण संदेह धरणे मूर्खपण व्याची पाहावी ओळखण सूक्ष्मदृष्टी श्रीराम गुणापासुनी भूते पावली पष्ट दशेते, जडत्वा समस्ते तत्वे जाली श्रीराम पुढे तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना बोलिली असे ते प्रकटची आहे श्रीराम हा भूतकर्दम बोलिला सूक्ष्म संकेते दाविला ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी श्रीराम या ब्रह्मांडा कडील गोष्टी जई जाली नवती सृष्टी मूळ माया दृष्टी ओळखावी श्रीराम सप्त कंचुक प्रचंड जाले नवते ब्रह्मांड माये अविद्येचे बंड एलीकडे श्रीराम ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार पृथ्वी मेरू सप्तसागर ऐलीकडे श्रीराम नाना लोक नाना स्थाने चंद्र सूर्य तारांगणे सप्तद्वीपे चौदा भुवने ऐलीकडे श्रीराम शेषकूर्म सप्त पाताळ व्येकविसस्वर्गे अष्टदिक्पाळ तेतीस कोटी देव सकळ ऐलीकडे श्रीराम बारा आदित्य अकरा रुद्र नवनाग ऋषेश्वर नाना देवांचे अवतार ऐलीकडे श्रीराम मेघ मनु चक्रवर्ती नाना जीवांची उत्पत्ती आता असो सांगो किती विस्तार हा श्रीराम सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाच केवळ मागा निरोपिली सकळ पंचभूतिक श्रीराम सूक्ष्म भूते जे बोलिली तेची पुढे जडत्वा आली ते सकळ ही बोलिली पुढे समासी श्रीराम पंचभूते पृथकाकारे पुढे निरोपिली विस्तारे ओळखी कारणे अत्यादरे श्रोती श्रवण करावी श्रीराम पंचभूतिक ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे श्रीराम महाद्वार बोलांडावे मग देव दर्शन घ्यावे तैसे दृश्य हे सांडावे जाणोनिया श्रीराम म्हणून दृश्याच्या पोटी आहे पंचभूतांची दाटी एकपणे पडिली मिठी दृश्य पंचभूता श्रीराम एवं पंचभूतांचे दृश्य सृष्टी रचली सावकाश, श्रुती करून अवकाश श्रवण करावे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चौथा श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक आठवा समास पाचवा स्थूळ पंचमहाभूते भेदो नाम श्रीराम केवळ मूर्खते नेणे म्हणून घडले सांगणे पंचभूतांची लक्षणे विशद करुनी श्रीराम पंचभूतांचा कर्दम झाला आता नवचे वेगळा केला परंतु काही एक वेगळाला करून दाऊ श्रीराम पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना वर्णे लहान थोरे खडे गुंडे बहुप्रकारे जाणिदे पृथ्वी श्रीराम नाना रंगांची मृत्तिका नाना स्थळोस्थळी जे का वाळुके वाळू अनेका मिळोन पृथ्वी श्रीराम पुरे पट्टणे मनोहरे नाना मंदिरे दामोदरे नाना देवाळये शिखरे मिळोन पृथ्वी श्रीराम सप्तद्वीपावती पृथ्वी काये म्हणून सांगावी नवखंडे मिळवून जाणावी वसुंधरा श्रीराम नाना देव नाना नृपती नाना भाषा नाना रीती लक्ष चौऱ्याशी उत्पत्ती मिळोन पृथ्वी श्रीराम नाना उद्वसे जे वने नाना तरुवरांशी बने गिरीकंदरे नाना स्थाने मिळोन पृथ्वी श्रीराम नाना रचना केली देवी जे जे निर्मिली मानवी सकळ मिळोन पृथ्वी जाणिजे श्रोती श्रीराम नाना धातू सवर्णादिक नाना रत्ने जे अनेक नाना काष्ठवृक्षादिक मिळोन पृथ्वी श्रीराम आता असो हे बहुवस जडांश आणि कठीणांश सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे श्रीराम बोलिले पृथ्वीचे रूप आता सांगिजेल आप श्रोती ओळखावे रूप सावोधवूनी श्रीराम वापी कूप सरोवर नाना सरितांचे जे नीर मेघ आणि सप्तसागर मिळवून आप श्रीराम क्षीर क्षार क्षीर सुधा सपिंदर्धी इक्षुजलम तथा क्षार समुद्र दिसत आहे सकळ जन दृष्टी सपाहे, जेणे लवण होत आहे तोची क्षार सिंधू श्रीराम एक दुधाचा सागर त्या नाव क्षीरसागर देवे दिधला निरंतर उपमन्यासी श्रीराम एक समुद्र मधाचा एक समुद्र मद्याचा एक जाणावा धृताचा एक निखळ दह्याचा समुद्र असे श्रीराम एक उसाचा रसाचा एक तो शुद्ध जळाचा ऐसा साता समुद्रांचा वेढा पृथ्वी येसी श्रीराम एवं भूमंडळीचे जळ नाना स्थळींचे सकळ मिळवणे अवघे केवळ आप जाणावे श्रीराम पृथ्वी गर्भी किती एक पृथ्वी तळी आवरणोदक तीही लोकींचे उदक मिळोन आप श्रीराम नानावल्ली बहुवस नाना तरुवरांचे रस मधपारा अमृतविष मिळोन आप श्रीराम नानारस स्नेहादिक याही वेगळे अनेक जळा वेगळे आवश्यक आप बोलजे श्रीराम सारद्र आणि शीतळ जळा सारिखे पातळ शुक्लीत शो श्रोणीत मूत्रलाळ आप बोलजे श्रीराम आप संकेते जाणावे पातळ बोले ओळखावे मृद शीतळ स्वभावे आप बोलजे श्रीराम ज्वाला आपाता संकेत पातळ मृद गुळगुळीत स्वेदश्लेष्मा अश्रु समस्त आप जाणावे श्रीराम तेज ऐका सावधपणे चंद्र सूर्य तारांगणे दिव्यदेह सतेजपणे तेज बोलिजे श्रीराम वन्ही मेधी विद्युल्लता वन्ही सृष्टी संहारिता वन्ही सागरा जाळिता वडवा नळू श्रीराम वन्ही शंकरांचे नेत्रींचा वन्ही काळाचे क्षुधेचा वन्ही परीघ भूगोळाचा तेज बोलिजे श्रीराम जे जे प्रकाश रूप, ते ते तेजाचे स्वरूप शोषक उष्णादी आरोप तेज जाणावे श्रीराम वायो जाणावा चंचळ चैतन्य चेतवी केवळ बोलणे चालणे सकळ वायोमुळे श्रीराम हाले डोले तितुका पवन काही न चले पवने विण सृष्टी चाळा या कारण मूळ तो वायो श्रीराम चळण वळण आणि प्रासारण निरोध आणि अकोचन सकळ जाणावा पवन चंचरूपी श्रीराम चंचल रूपी श्रीराम प्राण अपान आणि व्यान चौथा उदान आणि अपान नागकूर्म कर्कश जाण देवदत्त धनंजये श्रीराम जितुके काही होते चळण तितुके वायोजे लक्षण चंद्र सूर्य तारांगण वायोचे धरता श्रीराम आकाश जाणावे पोकळ निर्मळ आणि निश्चळ अवकाश रूप सकळ आकाश जाणावे श्रीराम आकाश सकळास व्यापक आकाश अनेकी एक आकाशामध्ये कौतुक चहूभूतांचे श्रीराम आकाशा ऐसे नाही सार आकाश सकळा हून थोर पाहाता आकाशाचा विचार स्वरूपासारिखा श्रीराम तव शिष्ये केला आक्षेप दोहीचे सारखेची रूप तरी आकाशची स्वरूप का म्हणून ये श्रीराम आकाश स्वरूपा कोण भेद पाहता दिसती अभेद आकाश वस्तूच स्वतसिद्ध न म्हणावी श्रीराम वस्तू अचळ अढळ वस्तू निर्मळ निश्चळ तैसेची आकाश केवळ वस्तू श्रीराम एकोनी वक्ता बोले वचन वस्तू निर्गुण पुरातन आकाशा अंगी सप्तगुण शास्त्री निरोपिले श्रीराम काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्यत्व पाहो ऐसा सप्तविध स्वभाव आकाशाचा श्रीराम ऐसे शास्त्राकारे बोलिले म्हणवनी आकाशभूत झाले स्वरूप निर्विकार संचले उपमे श्रीराम काच बंदी आणि जळ सारखेच वाटे सकळ परी एक काच एक जळ शाहाणे जाणती श्रीराम रुवामध्ये स्फटिक पडिला लोकी तद्रूप देखिला तेणे कपाळ मोक्ष झाला कापूस न करी श्रीराम मध्ये श्वेत खडे तंदुला सारिखेच वाकुडे चाहू जाता दात पडे तेव्हा कळे श्रीराम त्रिभागामध्ये खडा असे त्रिभागा सारिखाच भासे शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे श्रीराम गुळा सारिखा गुळ दगड परितो कठीण निचाड नागकांडी आणि वेखंड एक म्हणो नये श्रीराम सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ परी पितळेशी मिळता ज्वाळ काळी माचढे श्रीराम असो हे न दृष्टांत आकाश म्हणजे केवळ भूत ते भूत आणि अनंत एक कैसे श्रीराम वस्तुसी वर्ण चिनसे आकाश श्याम वर्ण असे दोही स साम्यता कैसे करीती विचक्षण श्रीराम श्रोते म्हणती कैचे रूप आकाश ठाईचे अरूप आकाश वस्तुच तद्रूप भेद नाही श्रीराम चहू भूतास नाश आहे आकाश कैसे नासत आहे आकाशास नस आहे वर्ण व्यक्ती विकार श्रीराम आकाश अचळ दिसते त्याचे काये नासो पाहाते पाहाता आमुचे निमते आकाश शाश्वत श्रीराम ऐसे एकोन वचन वक्ता बोले प्रतिवचन ऐक आता लक्षण आकाशाचे श्रीराम आकाश तमापासून झाले म्हणून क्रोधे वेष्टिले अज्ञान शून्यत्व बोलिले नामतयाचे श्रीराम अज्ञाने कामक्रोधाधिक मोह भये आणि शोध शोक हा अज्ञानाचा विवेक आकाशा गुणे श्रीराम नास्तिक नकार वचन तेची शून्याचे लक्षण तयास म्हणती हृदय शून्य अज्ञान प्राणी श्रीराम आकाश स्तब्धपणे शून्य शून्य म्हणजे ते अज्ञान अज्ञान म्हणजे कठीण रूपतयाचे श्रीराम कठिन शून्य विकारवंत तयास कैसे म्हणावे संत मनास वाटे हे तद्वत आहाच तृष्टी श्रीराम अज्ञान कालवले आकाशी तया कर्दमा ज्ञाननाशी म्हणून या आकाशाशी नाश आहे श्रीराम तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाटती एक रूप परी मध्ये विक्षेप शून्यत्वाचा श्रीराम आहाच पाहाता कल्पनेसी सारिखेच वाटे निश्चयेसी परी आकाश स्वरूपाशी भेद आहे श्रीराम उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था सारिखेच वाटे तत्वता परी विवंशून पाहे जाता भेद आहे श्रीराम खोटे खऱ्या सारिखे भाविती परी परीक्षवंत निवडिती का कुरंगे देखो न भुलती मृगजळाशी श्रीराम आता असोहा हा दृष्टांत बोलिला कळाया संकेत म्हणून भूत आणि अनंत एक नव्हेती श्रीराम आकाश वेगळेपणे पाहावे स्वरूपी स्वरूपची भावे वस्तुते पाहणे स्वभावे ऐसे असे श्रीराम येथे आशंका फिटली संदेह वृत्ती मावळली भिन्नपणे नवचे अनुभवली स्वरूप श्रीराम आकाश अनुभवा येते स्वरूप अनुभवा परते मनोनिया आकाशाते साम्यता न घडे श्रीराम दुग्धा सारिखा जळांश निवडू जाणती राजहंस तैसे स्वरूप आणि आकाश संत जाणती श्रीराम सकळ माया गथा गोवी संत संगे हे उगवावी पाविजे मोक्षाची पदवी सत्समागमे श्रीराम इति श्रीदासबोधे संवादे स्थूल पंचमहाभूते स्वरूपाकाशभेदो नाम समास पाचवा श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ